साध्य पाटला चंद्या झाला तपूर त्यात लगीन कराय सार उठलं त्यात लगीन कराय सार उठलं कवा करता लगीन पोरात म्हणे आई बाला टुमण साऱ्यांच करा घाई गाव जेवण म्हणार दारू बकर मिळणार गावकऱ्यानीचा वाद गाठलं ताज्या पाठाचा पोचन झाला तपूर त्यात लगीन कराय सार उठलं काय तातोबा औंदा वाजवून टाका की द्याचं अहो पोरगी एक खेळल्या मागूनच्या भिवा पाटलाची थोडक्यात आहे दोनशे रुपये द्याच मागतोया काय सांगायचं इट्टूदा तुम्हाला पैसा कुठला काढावा औंदा पीक आटाने धारण बी नाही कराल तरी कोण देतोय म्हणता ते बघावा तुमची घर मालकी आमच्या मागे लागली पोरगी बघा म्हणून बघितली आमचं काम आम्ही केलं आणि एकदा उरकल्याला बरं म्हणा असा बरा येतो शेतो मैनी घातली या माझं तरी ऐकणार का माझ्या चंद्या मोठ्या झाल्या आता कलच्या पुनवन बारा वरीच लागलं तिला माझ्या चंद्याचं लगीन कसं थाटात झालं पाहिजे या मला आता बायको आणायची ती आल्यावर मी मोठा होणार मग माझी कारभार येईल मला न्यारी घेऊन शेतावर येईल नाही का बाबा कवा आणणार का तिला सांग कधी संगीत माग लागलायचा तर करून टाकूया औंदा लगीन पर पटाना पगार करत तरी कोण देणार बघतो की आजऱ्याचा पठाण बुद्रुक हा काय म्हणतोय पठाणाला केला त्यानं अर्ज काढलं कर्ज लग्नासाठी हो दोनशे रुपये आज त्यानं दिलं जेवण झालं खेळती हो, हो, धाटी मानकऱ्यानी मान घेतला सोहळा झाला हौस खोटी सातोबाला जंजाळ मोठा पठाणी श्रोता लागला पाठी हो पाणी हो